हर ऐ नम नारायण नम राम वेम राम नारायण कृष्ण राम नम हरम अरे पण काट्या मी पूजा करतोय हे तुला दिसत नाही का मग तू तिला नवऱ्याची वाट पाहिली म्हणून चिड म्हणे बायकोची वाट पाहिली बायको कशाची खातात माहिती आहे का हो, हो हो माहित आहे हो माझ्या पोराला नको काही हिणवायला इतकं तुम्हाला चांगलंच माहित आहे ते पण ह्या एवढ्या विडी एवढ्या पोराला कुणी सांगितले बायकोची उठा तर नवऱ्याची दुःख माहित अजून ह्या पोरांना तर मोठे आले आहेत नवरे बायकाच्या दुःखाची आहे का कुणाला कल्पना आहे तर नवरा ऑफिसात गेल्यावर जेवण आटोपून झोपा काढायच्या नाही तर शेजारलीकडे जाऊन गप्पा मारायच्या हे काय थोडं थोडकं दुःख झालं तेवढं डोळ्यात पण संसाराचा हा सारा राम रगाडा उत्साह लागतो आम्हाला तो मात्र नाही दिसत मेलू बाळण पण देखील बायकाच्याच वाटायला मग आम्ही पुरुषांनी बाळण पाहावं असं का तुमचं म्हणणं मग काय ग तुम्ही बायका हव्यातच कशाला का जगामध्ये कशाला बायकाशिवाय तुमचं पान तरी हालेल का खरंच की चल बघू वार पाहू पान आणि हे पहा हे हे दहा दहा व्हायला लागले का आणि तशात आज पहिली तारीख अय्या विसरलेत मी आज पगार व्हायचा नाही का वेणे कुठे गेली कार्टी ताटपाट नाही का ठेवायचं आणि बरं का ऑफिसातून येताना एक चांगलं जरी कठीण लुगडं आणावं हं पाहिलं का हे तर अगदी फाटून गेलं आहे ते आता घरातच नेसायचं आहे ना आ आसे नका जरा फाटलेलं पाहून पाहून मीच पाहणार ना वा असं कसं होईल तुम्ही आलं बसायला तर काय म्हणेल काय म्हणणार तुझा नवरा मुंबईचा गव्हर्नर नाही हे साऱ्यांना माहित आहे पण माझ्या अंगावर फाटकं लुगडं पाहून तुम्हाला काय म्हणतील त्या तुझ्या गुणापुढे फाटलेल्या लुगड्याकडे देखील मी डोळे झाक करतो आहे म्हणून माझं कौतुकच करायला लागतील जळलं मला बोलणं ते काही नाही मला आज लुगडं आणायलाच हवं मला माझी पाहुणी भाऊ मला पण बेलमध्ये आणलाच पाहिजे आणा गडे मुलांची हौस आणि तशातच पहिली तारीख रोज रोज कोण मागताय अरे बापरे हे दहा साडे दहा वाजायला लागलेच फक्त आता कसं जेवण आले हा चालूच नाही हे काय पण जेवल्याशिवाय बरं तुम्ही सांगितलेलं विसरायचं नाही हा आणि माझी बाहुली आणि मला बेलमध्ये आले या हो हो आले काय उष्मा होतोय हा वारा घालू का आणि गारच लिंबाचं सरबत करून आणते हा म्हणजे तितकाच जीवाला आराम वाटेल काय ऐकतोय मी हे तू एवढं म्हणालीस त्यानंतर जीवाला कसा आराम वाटला बा माझ्या हो नाही तर नवऱ्याला कुठली बायको बसते एवढं म्हणायला आज तर तर मी काही त्या शेजारच्या रामभाऊच्या गंगूबाई सारखी नाही ते ऑफिसातून आले तर बिचारानं सुखाचा शब्द देखील ऐकायला मिळत नाही काय बरं वाटत असेल त्यांना मला आहेच की अनुभव त्याचा ईश मी गंगूबाई सारखी का तुमच्यावर जळफळत असते अरे बाई सेट आहे की नाही घरवाला भैया आला वाटतं ना हा पहिली तारीख ना हाँ हाँ आया आया आया अरे सेठ तीन महीने का भाड़ा चल रहा है खरे खरे खरे एक महीने का आपी क्या आपी देऊन टाकतो और बाकी आ, बाकी पुढल्या महिन्याने घेऊन जा हा? आ, गेली एकदाची पिढा एखादा खालीच मला तेहरी बसला होता हा दाणेवाला येतोय वाटतं निघून तरी बसावं स्वयंपाक घरात कशाला आज चार महिने तेच चाललंय की नेहमी नेहमी हीच सब ऐकायला बसलाय होय तो आज मी घरात नाही म्हणून सांगितलं तर तो इथंच पथारी बसून मुक्काम करीन मी येईपर्यंत इतक्या दिवसामध्ये तुम्ही आज गावला आम्हाला घरामध्ये नाही तर गवा मी येईल तो थेट घरामध्ये नाही आता हे बाय सांगते काय राहिले बाकी तुझी बाकी हा एक दोन त्रण रुपया तेरा ना झोप आहे बस एवढीच ठीक आहे ते घेऊन जा वरती तीन रुपये तेरा आणि सहा पै वा ते तुम्ही काय मस्करी करते अरे मस्करी कसली त्यात नाही नाही आता नाही चालेल साठ रुपया तरी आत्ताच्या आत्ताच येऊन छान टाका साठ अरे मला सगळा पगार मिळाला चोपन्न रुपये पाच आले त्यातले अठरा रुपये भाडं आत्ताच देऊन टाकलं ते काय आम्ही नाही समजते आता शंभर शंभर रुपया बाकी आम्ही ठेवेल तो काय खायल माती बरं चल आणखी हे दहा रुपये घेऊन जा काय नाही कम से कम चाळीस रुपया तुम्ही देऊन छान टाका नाही तर आम्ही या जगापासून कदम घ्यालेलं नाही बरं चल हे घ्या आणखी दहा रुपये तेवीस रुपये तेरा आणि सहा पैसे झाले आता मात्र मी तुझा ऐकणार नाही अगं बाई गवळी आला वाटतं मेला ना वेळी बरं फावतं यायला अरे क्यों गौरी तुम्हारा कितना बाकी है ये देखो तो ना सत्तालीस रुपया और ग्यारह ना बाकी है तो दे ये पाँच रुपया नहीं नहीं ऐसा कैसा होगा इतना बाकी रहेगा तो कैसा चलेगा भैंस को दाना पानी कहाँ से लाओ मेला कटकटीत खात घाला मेल्याच्या डोंगल्यावर दहा रुपये काय नाही गाली नाही देना पैसा नहीं देता गाली देता क्या हराम का पैसा देता जाना दे भैया उनको क्या समझता है ये दो पंद्रह रुपया फिर देऊ का पुढल्या महिन्याने गेली मुली एकदा कितीला मेला गिधाऱ्यासारखे तपलेलेच असतात तेव्हा पगार पडतो ते पाहायला बरं पण मी दुगडं सांगितलं होतं ते आणलं का वा वा वा वा वा आता तुझ्या डोळ्यात एकत एकावन्न रुपयाची कशी चटणी उडाली ती पाहिली नाहीत का तू आता तुझ्या लुगड्याचं कुठलं आलंय बंड्याच्या लंगुटीला सुद्धा पैसे उरले नाहीत